पती मंडपात रमपंपम गणबाजा वाजतो तुमक्यात भक्त गण नाचतो सुरात बघा बघा ढोलताशा वाजतो झुमक्यात भक्त गणनाथ तो गणपती मंडपाचा वाजतोय नगारा बँजोच्या तालात तडतड तडताशा हा वाजतो ठुमक्यात भक्त गण नाचतो हातात माळा खुशीचा दिस गणेश टोळा गणेश करू धमाल खुशीचा दिस आला भक्तांचा मेळा हा जमतो तुमक्यात भक्त गणनाच तो गणपती For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.